ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सहावा ऋषभदेवांचा देहत्याग राजा परीक्षिताने विचारले भगवन योगरूप वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमुळे ज्यांचे रागद्वेषादी कर्मबीजे दग्ध झाली आहेत त्या आत्माराम मुनींना आनेमादी सिद्धी स्वतःहून प्राप्त झाल्या तरी त्या त्यांना कष्टदायक होत नाहीत असे असताना सुद्धा भगवान ऋषभाने त्यांचा स्वीकार का केला नाही तेव्हा श्री शुकदेव म्हणाले तुझे म्हणणे बरोबर आहे परंतु व्यवहारात ज्याप्रमाणे चतुर शिकारी आपण पकडलेल्या हरणावर विश्वास ठेवत नाही त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक या चंचल चित्तावर विश्वास ठेवत नाहीत असे म्हटले जाते की या चंचल चित्ताशी कधी मैत्री करू नये याच्यावर विश्वास ठेवल्यानेच योग्यांचे चिरकाल केलेले श्रेष्ठ तपसुद्धा क्षीण झाले आहे जसे व्यभिचारिणी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवलेल्या पतीचा विश्वासघात करते त्याप्रमाणे जे योगी या मनावर विश्वास ठेवतात त्यांचे मन काम आणि त्याचे साथीदार क्रोधादी शत्रूंना आक्रमण करण्याची संधी देऊन योग्यांना पथभ्रष्ट करते काम क्रोध मद लोभ मोह शोक भय इत्यादी शत्रूंचे तसेच कर्मबंधनाचे मूळ मनच आहे मग कोणताही बुद्धिमान पुरुष त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवेल म्हणूनच भगवान ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकपालांचे सुद्धा जरी भूषण होते तरी ते वेड्यांप्रमाणे वैराग्यासारख्या वेश भाषा आणि आचरणाने आपला दैवी प्रभाव झाकून ठेवून राहत होते शेवटी योग्यांच्या देहत्यागाचा विधी शिकवण्यासाठी त्यांनी आपले शरीर त्या रीतीने टाकून देण्याची इच्छा केली आपल्या अंतकरणामध्ये अभेद रूपाने स्थित असलेल्या परमात्म्याला अभिन्न रूपाने पाहत त्यांनी वासनामुक्त होऊन लिंगदेहाचा अभिमान टाकून दिला अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर फिरत राहिले ते योगायोगाने कोकण व्यंकटाचल कुटक इत्यादी दक्षिण कर्नाटक देशांमध्ये गेली आणि तोंडाचा दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस व वेड्याप्रमाणे दिगंबर अवस्थेत कुटकाचलाच्या वनामध्ये फिरू लागले याचवेळी झंझावाताने एकमेकांवर घासलेल्या वेळूंमुळे प्रचंड वनवा भडकला आणि त्याने साऱ्या वनाला लपेटून वृषभदेवासह सर्वांना भस्मसात केले ज्यावेळी कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल त्यावेळी कोकण व्यंकटाद्री आणि कुटक देशाचा मंदमती राजा अहरत तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रमरहित आचरणाचा व्रतांत ऐकून ते आचरण स्वतः शिकेल आणि लोकांच्या पूर्वकर्मानुसार कोणतेही भय न बाळगता स्वधर्माचरणाचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्ण कुमार्गाचा प्रचार करेल परिणामी कलियुगामध्ये देवमायेने मोहित झालेली अनेक अधम लोक आपल्या शास्त्राने सांगितलेली पवित्रता आणि आचरण सोडून देतील अधर्मप्रधान कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन झाल्यामुळे ते स्नान न करणे आचमन न करणे अस्वच्छ राहणे केस उपटणे इत्यादी ईश्वराचा तिरस्कार करणाऱ्या नास्तिक धर्माचा मनमानीपणे स्वीकार करतील आणि विशेषतः वेद आणि भगवान यज्ञपुरुषाची निंदा करू लागतील आपल्या या वेदांना मान्य नसलेल्या नवीन स्वच्छंदी प्रवृत्तीमध्ये अंधविश्वास ठेवून ते तसे वागतील आणि स्वतःच घोर नरकात जाऊन पळतील रजोगुणाने परिपूर्ण अशा लोकांना मोक्ष मार्गाचे शिक्षण देण्यासाठीच हा वृषभदेवांचा अवतार झाला होता त्याच्या गुणांचे वर्णन करीत लोक असे म्हणतात की अहो सात समुद्र असणाऱ्या पृथ्वीच्या सर्व द्वीप आणि वर्षे यामध्ये हे भारतवर्ष मोठी पुण्यभूमी आहे कारण येथील लोक श्रीहरींच्या कल्याणकारक अवतार चरित्रांचे गायन करतात अहो महाराज प्रियव्रतांचा वंश सुयशाने उजळलेला आहे ज्यामध्ये पुराण पुरुष श्री आदिनारायणांनी वृषभावतार घेऊन मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या परमहंस धर्माचे आचरण केले अहो या जन्मरहित भगवान वृषभदेवांच्या मार्गाने दुसरा कोणताही योगी मनाने सुद्धा कसा चालू शकेल कारण योगीजन ज्या योगसिद्धींच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन निरंतर प्रयत्न करीत राहतात त्या आपोआप प्राप्त होऊन सुद्धा ज्यांनी त्यांना मिथ्या समजून त्यांचा त्याग केला होता अशा प्रकारे संपूर्ण वेद लोक देवता ब्राह्मण आणि गायींचे परमगुरू भगवान वृषभदेवांचे हे विशुद्ध चरित्र मी तुला ऐकवली हे माणसाचे सर्व पाप नाहीसे करणारे आहे जो मनुष्य हे परममंगलमय पवित्र चरित्र एकाग्र चित्ताने श्रद्धापूर्वक नेहमी ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवतो त्या दोघांचीही भगवान वासुदेवांमध्ये अनन्य भक्ती निर्माण होते पंडित निरनिराळ्या पापामुळे उत्पन्न होणाऱ्या संसारिक तापाने अत्यंत तापलेले आपले अंतकरण या भक्ती सरितेमध्ये निरंतर धुवून काढतात यामुळे त्यांना जी परमशांती मिळते ती इतकी आनंददायी असते ते लोक नंतर तिच्या बदल्यात स्वतःहून प्राप्त झालेल्या मोक्षरूप परम पुरुषार्थाचाही आदर करीत नाहीत भगवंताची आप्त झाल्यामुळेच त्यांचे सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात राजन भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचे आणि यदुवंशाचे रक्षण करते गुरु इष्टदेव सुहृद आणि कुलपती होते ते कधी कधी त्यांचे आज्ञाधारक सेवक सुद्धा होत असत अशा प्रकारे भगवान भक्तांची दुसरी अनेक कार्य करतात प्रसंगी त्यांना मुक्तीसुद्धा देतात परंतु भक्तियोग सहजासहजी देत नाहीत नेहमी विषय भोगांची अभिलाषा ठेवल्या कारणाने आपल्या खऱ्याखुऱ्या कल्याणाबद्दल अनंत काळपर्यंत जाणीव नसलेल्या लोकांना ज्यांनी करुणा येऊन निर्भय आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जे स्वतः नेहमी अनुभवाला येणाऱ्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व प्रकारच्या इच्छांपासून मुक्त होते त्या भगवान ऋषभदेवांना नमस्कार असो या ठिकाणी सहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू